नेत्राची धावली असं मनात इजदशी दौली तिनला बाब नेत्राची धावली असं मनात इजदशी दौली lovely lovely is lovely lovely lovely is lovely तिनला बाब नेत्राची धावली आसमानात जशी lovely lovely lovely is lovely अंग लोटात कंबर पोटात अंग लोटात कंबर पोटात लाल होतात आमच्या बोटात लाल होतात आमच्या बोटात दाही बोट मेंढीनगीची लादी दाही बोट मेंढीनगीची लादी दाही बोट मिंधीन लाली दिस आयण्यात फकड भावली वापिस आयनात फतड भावली किस आयनात फतड भावली काय बोलतोस नसता शब्द केला खोटा काय बोलतोस नसता शब्द केला खोटा कुणाची करतोस फट्टा काय बोलतोस नसता शब्द केला खोटा केली कैक नेली थट केली कैक नेली नारदान देवाची थट केली नारदान देवाची थट केली नारदाची नारदी झाली नारदाची नारदी झाली नारदाची नारदी झाली नको देवाच्या कथा नाही घुसत माथा पगनी शान पडत लाली लाल लाली लाल लाली लाल लाली लाल लाली तिनं लबकण्याची धावली तिनं लबकण्याची धावली आसमानात इज जशी धावली लवली लवली इज लवली